एका काळजान एका मोनान सगळे सक्तीन सगळे भक्तीन सोम्या तुका वंदिता भावा भयणी लाना वोडा माया मोगान सर्वेक वोटान अर्गा बलिदान भेटयता गिता विविध कुटुंबा धेणी संगी आमची सादी जिणी सोमया तुका भेटयता तुजे उतार सर्वाय कोणी तुजे मास्र गे उनी हत्मी गटाय आमी जोडता